दिवस असा रे संधी शिपाई नेहमीप्रमाणे वाड्यावर आले शंभर आखणी टोलेजंग दगडी वाड्याच्या दर्शनी चौकात येऊन एका रांगेत उभे राहिले खांद्याला शिंग लावून गावचा गुरवही येऊन हजर झाला हातात शिंग घेऊन एका कडेला उभा राहिला दर्शन दरवाजाकडे पाठ करून सगळे समोर सोप्याकडे बघत राहिले एकटक नजरेत बघत राहिले रोजच्या मुजऱ्याची वेळ झाली होती आणि सगळेच पाटलांची वाट पाहत चौकात उभे होते एवढ्यात बाजूच्या बैठकीच्या खोलीतून पाटील समोरच्या दालनात आले खाली मान घालूनच आतनं बाहेर आले आणि मान वर न करता तसेच खुर्चीवर बसून राहिले आड देऊन रंगवलेला भगवा फेटा आज नीट बांधलेला दिसत नव्हता कसा बसा नुसता डोक्यावर ठेवल्यासारखा तो दिसत होता पाटलांची नजर खालच्या भुईवर खिळून होती आणि हातांची बोट चुळबुळ करताना दिसत होती खालचा ओठ दाब दातात धरून पाटलांनी कशी बशी मान वर केली आणि गुरुवान शिंग फुंकलं खाली वाकून सगळ्यांनी मुजरा केला पाटलांनी मुजरा घेताना वर केलेला हात एकाएकी छातीला लावून आपल्या दोन्ही हातांना तणावा दिला आणि एक मजबूत भिंत कोसळावी तशी खुर्चीवरून ते खाली कोलमडले दोन्ही हातांनी छाती चोळी ते तडफडत राहिले मुजऱ्यासाठी खुर्चीवर बसले पाटील एकाएकी असे कोलमडले आणि चौकातले सारे संधी धावून जवळ गेले भोवतीने गराडा घालून उभे राहिले पाटील पाय झाडत होते आणि तोंडाने आचके देत होते त्यांच्या अंगाला हात लावून काय झालं हे विचारण्याचा धीर कुणालाच होत नव्हता गराडा घालून उभे राहिलेले संधी नुसते पाहत उभे राहिले होते त्यांच्या तोंडचं पाणीच पाळलं होतं आणि हातापायानं वारं गेल्यासारखं धड उभंही राहता येत नव्हतं सगळ्यांचेच हातपाय लटलट कापत होते शंभर आकडे चिरेबंद वाडा पायाखाली डसमळत होता पाटलाने एक वार मान वर करून सगळ्यांच्या तोंडाकडे बघितल्यासारखं केलं आणि एकाएकी ते भुईला डब पडले पुन्हा त्याने जरा मान वर केली आणि भाडकन रक्ताचे उलटी झाली भुईवर पडलेलं ते रक्त बघून साऱ्या संध्यांनी ठाव सोडला वाड्यात पळापळ सुरू झाली पायाखाली एक सुरुंग लागावा तसा सगळा वाडा हादरला एक दोघे जण सरड्यासारखे बाहेर पळाले गावा जिकडे तिकडे निरोप गेले आबा कुलकर्णी अडमानी पायानच धावत आले गावचे वैद्य लकू भटजीही पळत आले पाटलांचा हात हातात घेऊन मनगडाजवळची नाडीचाच पडत ते बसून राहिले सगळ्यांच्या नजरा लखू भेटजीवर खिळून राहिल्या भटजींना नाडी सापडत नव्हती आणि सगळ्यांची तारांबळ उडाली होती मान वर करून भटजी काही बोलत नव्हते हातपाय पसरून पाटली निश्चित पडून होते पाटलींबाईंच्या तोंडचं पाणी पळालं होतं थरथर त्या रंगानं पाटलांचं डोकं धरून त्या नुसत्या बसून होत्या लखू भटजींकडे नुसत्या पाहत राहिल्या त्यांची वाचाच गेल्यासारखी झाली होती काही विचाराला त्यांच्या तोंडावाटे शब्दच बाहेर येत नव्हते तोंड उघडलं तरी शब्दच फुटत नव्हता आबा कुलकर्ण्यांना काय करावं हे कळत नव्हतं त्यांचा सगळा धीरच एक आहे की खचल्यासारखा झाला होता पण ते गावचे कुलकर्णी होते सुभानराव पाटलांचे उजवे हात होते त्यांना असं गप्प राहून चालणार नव्हतं एकाएकी मान वर करून त्यांनी सम पाहिलं आणि ते म्हणाले नाईक जी गाडी जोडा त्याबरोबर नाईक दालनातच चौकात गेला चौकात गडी माणसांचा घोळका तोंड पसरून बसला होता नायकांचा इशारा मिळताच गडी धावत आणि हा हा म्हणता मैसुरी खिलारी जोडी वाड्याबाहेर येऊन उभी राहिली सारवट गाडी जोडून तयार झाली मैसुरी खोंड रेसच्या घोड्यासारखे उंच आणि लांब सडक होते त्यांच्या पायाच्या नख्या खोबऱ्याच्या वाट्यासारख्या होत्या पळाऊ खुंडांना रोज काळ्या कुलतीचा खुराक होता आणि अंगात रग होती रोजच्या तालमीने त्यांचा दम वाढलेला होता आणि चपळाईची वीज नुसती खेळत होती हातातले कासरे जरा ढिले सोडले म्हणजे पाय जमिनीवर ठरत नव्हते उसकण्याचं कारण पडत नव्हतं चार ते पाच मिनिटाला एक मैलाचं अंतर कापण्याची कुवत त्यांच्यात होती खोंड चौक सोडले असते तर हा हा म्हणता तासाभरात गाडीनं कोल्हापूर गाठलं असतं एक मोटार करून जावं असं त्यांना जाता आलं असतं आबाने हाच विचार करून गाडी जोडायला लावली होती गाईनं कोल्हापूरला जावं थोरल्या दवाखान्यात जाऊन चांगला इलाज करावा सारवट बाहेर पडायला तयार होती मैसुरी खिल्लारी जोडी वाट बघत राहिली होती पण निश्चित पडून राहिल्या पाटलांना उठून गाडीत बसता आलं नाही दोघा चौघांनी त्यांना बेतानं उठवून बसवलं ते कसे बसे बसते झाले आणि एकाएकी त्यांच्या छातीत पुन्हा जोराचा कळ आली कळ आली ते कोलमडले पुन्हा एक रक्ताची गुळणी झाली आणि भात्यासारखी छाती तेवढी वर खाली होत राहिली दम कोंडल्यासारखा झाला होता श्वास धड आत घेता येत नव्हता बाहेर सोडता येत नव्हता त्यांची ही ती थाडथाड उडणारी छाती बघून पाटलीनबाईंचं धाबधन अंगात कापरा भरला आणि आबा कुलकर्ण्यांच्या तोंडाकडे बघत त्या कशा बशा म्हणाला पंत बघा हो हे कसं काय करायला लागलेत छाती उडायची थांबली हातापायाची हालचालही थांबली आणि लखू ही उठून बाजूला गेले झडप घालावी तशा बाई पाटलांच्या अंगावर कोसळल्या छातीवर तोंड ठेवून त्याने हंबरडा फोडला त्यांच्या त्या अर्थ किंकाळने वाडा सगळा दणाढून गेला दिवस मावळला होता गाव सगळा अंधारात बुडून गेलं होतं कुणालाच कशाची वार्ता नव्हती असं काही होईल हे कुणाच्या ध्यानी मनीही नव्हतं आणि एकाएकी आक्रोश आला अंधारात बुडून गेलेलं गाव जाग झालं हा हा म्हणता वाडा माणसांनी भरून गेला मुंग्यासारखी माणसांची नुसती रीग लागली हे काय की असं कसं झालं कशाचाच कुणाला काही बोध होईना साऱ्या गावावर एक विचित्र कळा पसरली ना ध्यानी ना मनी हे एकाएकी असं घडलेलं बघून साऱ्या लोकांच्या तोंडचं पाणी पळालं साऱ्या गावाला हद्राच बसला रोजच्या मुजऱ्याला बसले पाटील एकाएकी कोलमडले आणि बघता बघता निघून गेले म्हणजे एक अरिष्टच घडलं होतं ना कसला आजार ना कसला रोग काय झालं असावं कोणी मूठ मारली का आणि काही झालं असावं काहीच कळत नव्हतं कशाचाच काही थांग पत्ता लागत नव्हता कोणाशी काही न बोलता सवरता पाटील असे एकाएकी गेले मागे आपला वारस न ठेवता निपुत्रिक मरण पावले शेर संपला आणि आपला संसार अर्ध्यावर सोडूनच निघून गेले सारं गाव खडबडून गेलं सगळ्यांच्याच मनाला चिंता लागून राहिली घोर लागून राहिली एक कडा पडल्यासारखं झालं कशाचाच उलगडणा न करता पाटील निघून गेले आणि चिंतेच्या खाईत गावाला लुटून मोकळे झाले एकाएकी हे असं झालं आणि पाटलींबाई अगदी डगमगून गेल्या पार थकल्यासारख्या दिसू लागल्या कोसळलेल्या या संकटाला आता कसं तोंड द्यावं हे त्यांना कळेन असं झालं खरं म्हणजे असं का व्हावं हेच त्यांना कळत नव्हतं पाटलांचं वय झालेलं नव्हतं कसला आजारही नव्हता ढालीसारखी छाती असलेला तगडा माणूस असा एकाएकी निघून गेला आणि जीवाला चटपूट लागून राहिली वर्ष सहा महिने आजारी पडले असते अंतरुणाला निजून राहिले असते तर हातनं सेवा तरी करता आली असती कुणाकडून सेवा चाकरी करून न घेता आणि कुणाला कसला सुगावा लागू न देता ते एकाएकी उठवून गेले कसला आजार झाला हे कळलं असत तर औषधोपचार तरी करता आले असते काय करणं अवघड होतं काय कमी होतं त्यांना एकाला चार डॉक्टर आणून भोवतीनं बसवलं असते भारोभार पैसा खर्च केला असता पाहिजे ते करून त्यांना वाचवलं असतं पण हे औषध असं कसं घडलं अशी आतल्या आत पाटलींबाईंना झुरणी लागल्यासारखी झाली होती त्यांचं काळजीच फाटलं गेलं कशातच काही राम असा झाला पायाखालची धरणी दुभंगली होती आणि वर्ण आकाश कोसळलं होतं झुरणी लागलेल्या पाटलीनबाई अशा उदास मनानं वाड्यात बसून राहिले आणि भाऊबंद आपसात डाव खेळत राहिले आपलं पोरग दत्त घ्यावा म्हणून जो तो कटपटीला लागला लोक एकमेकाला फूस देऊ लागले गावभर दत्तकाचा गवगवा सुरू झाला पाटील असे अचानक वारले आणि सरनावरच्या पोळीसाठी गावात अशी भांडणं सुरू झाली जवळच्या भाऊबंदांना वतनाची हाव सुटली आणि अंगात सळ भरल्यागत ते करू लागले पेव फुटल्यागत झालं आणि तंटे बखेडे यांना ऊत आला एकमेकांचा काठा काढण्यात लोक गर्क होऊन गेले गावावर कुणाचाच वचक राहिला नाही माणसं पिसाळल्यासारखी वागू वागू लागली बघता बघता गाव दुभंगलं जो तो मिशीवर हात ठेवून बोलू लागला एकदम निराळच वळण लागलं जाब विचारणारा निघून गेला आणि अरेरावी सुरू झाली प्रत्येक जण असा आपल्या मनाचा राजा झाल्यावर त्याला हुकूम कोण सोडणार आणि धाक तरी कोण कोणाला दाखवणार सगळे असे राजे होऊन फिरू लागले आणि प्रजा लयाला गेली जो तो आपल्या धोरणानं वागू लागला आणि वेगळंच संगणमत सुरू झालं आजवर डोंगरातले फरारी जे डोंगरावरच राहिले होते ते रात्री अपरात्री डोंगर उतरून गावात येऊ लागले निराळी खलबत सुरू झाली खिंडीतल्या लुटमारीला ऊत आला रानातली पिकं गायब होऊ लागली उभे उसाचे फळ जळून जाऊ लागले रचून ठेवल्या कडब्याची बडमी आणि गवताच्या गंजी अवचित पेट घेऊ लागल्या कुठे विस्तव पडेल हे सांगता येईना झालं बलदंड माणसं धाक दाखवत हिंडू लागली आणि गरिबांच्या पोटात डोंब पडला कोण दत्तक जाणार आणि कोण पाटलकीवर येणार याचा सगळ्या गावाला घोर लागून राहिला पाटलीनबाई आतल्या झुरत होत्या मूग मिळण्यागत गप्पा आपल्या वाड्यात बसवून होत्या त्यांच्या पोटातली गोष्ट कुणाला कळत नव्हती त्याही फोड करून कुणाला काही सांगत नव्हत्या त्यांचं त्यांना रगड झालं होतं या कशाकडेच त्यांचं ध्यान नव्हतं आणि गावातली चुरस मात्र सारखी वाढत चालली होती दिवसामागून दिवस चालले आणि दत्तकाचं घुंगडं तसंच भिजत पडलं जसा काळ जाईल तसं गावातलं वातावरण मात्र तंग होत गेलं जो तो हातात भाले आणि कुराडी घेऊन फिरू लागला पाटलीनबाई तर कसलाच विचार करण्याशी झाल्या आणि सावडीतलं दप्तर सांभाळणारे आबा कुलकर्णी घाबरून गेले असे दिवस त्यांनी कधी बघितले नव्हते जे नको ते बघायची पाळी आली होती आणि कधी काय होईल हे सांगता येत नव्हतं या कोसळलेल्या संकटानं आबा कुलकर्णी अगदी गांगरून गेले होते सगळी धुरा त्यांच्या एकट्याच खांद्यावर पडली होती आणि गळ्यात कडासनं का झालं होतं एकटे कुलकर्णी काय करणार गाव असं बदललेलं माणसं शिरजोर होत चाललेली डोंगरातले फरारी गावात येऊन वावरू लागलेले हे आता कसं निस्तरावं हे त्यांना कळेना औताचा बैल औताचा बैल उरी फुटावा तशी त्यांची अवस्था झाली आणि जीव मुठी धरून ते गावात वावरू लागले अंगावरची जोखीम म्हणून ना इलाजानं ते तावडीत जायचे वतनाचं चाला चाललं कुरकर्णी पद त्यांना मध्येच कसं सोडून देता येईल ते सोडून देता येत नव्हतं पाटील गेले तरी ते चावडीत जात होते एक एक दिवस पुढं रेटीत होते आणि एक दिवस तिन्ही सांजेच्या वेळी आबा कुलकर्णी आपलं काम उरकून चावडीतनं बाहेर पडले मध्ये मारुतीचा चौक लागला एरवी या मारुतीच्या देवळात तिन्ही सांजेच्या वेळी चार माणसं बसलेली असत आबाही कधी कधी घरी जाताना तिथे टेकत असत पण पाटील गेल्यापासून त्याने हे सोडून दिलं होतं कुठं जाणं येणं बसणं उठणं सगळं व्यवहार जे केलं होतं आपलं घरातनं उठायचं चावडीत यायचं आणि चावडीतनं उठायचं व नीट आपल्या घरात जायचं असा जणू त्यांनी नियमच करून टाकला होता आजही ते असेच चावडीतनं उठून नीट आपल्या घराकडे येत होते मारुतीचा चौक ओलांडून ते पुढं आले आणि आपल्या गल्लीत शिरण्यापूर्वी कोपऱ्यावरच्या राम मंदिराकडे तोंड करून ते उभे राहिले हाही त्यांचा रोजचा नियमच होता रस्त्यावरच उभा राहून त्यांनी पायातल्या वाहना काढल्या डोळे मिटून हात जोडले आणि पुन्हा पायात वाहना घालून ते आपल्या गल्लीकडे वळले त्यांनी सांज टळून कडू सपडलं होतं आबा आपल्याच विचारात खाली पायाकडे बघत पुढे चालले होते आणि काही ध्यानी मनी नसताना एकाएकी कानावर करडा आवाज आला पंत उभा रावा आबा दचकले आणि थपकून उभे राहिले उभ्या हयातीत अशा करड्या आवाजात सोडलेला हुकूम त्यांनी कधी ऐकला नव्हता मान वर करून त्यांनी समोर पाहिलं त्यांची छाती धडधडली संबंध अंगावर झरझर काटा उभा राहिला हातात भाले काठ्या घेतलेले चार लोक अंगावर घोंगड्यांची खोळ घेऊन त्यांच्या मागे पुढे उभे होते आबाणी त्यांच्या तोंडाकडे पाहिले आणि त्यांच्या अंगाला दरदरून घाम सुटला तोंडाची बोबडीच वळली तशा त्या अंधारातही त्यांच्या डोळ्यापुढे निळा रंग दिसू लागला आणि त्या निळ्या रंगात काजवे सूर मारून खेळू लागले आबांना काही बोलताच येईना झालं आणि हातातल्या भाल्यांचं टोक आबांच्या तोंडाजवळ आणून एक जण म्हणाला काय पंथ ओळख लागते काय वाचा गेल्यागत आबा तोंडाकडे बघतच राहिले काय बोलावं त्यांना कळेन त्यांच्या काळजानं ठावत सोडला होता धीर कसा दाखवावा डोंगरातल्या फराऱ्यांनी असं गावात येऊन राजरोस त्यांची वाट अडवली होती आणि त्यांच्या हातातला भाला तोंडाजवळ नेऊन भिडला होता समोर भाला बघून आबांच्या छातीत धस्स झालं आणि सारं अंग लटलट कापू लागलं तवर एक जण म्हणाला काय ओळख लागत नाही वय दुळोबाच्या डोंगरातला पिर्या आहे मी आबानी पिऱ्याला बघितलं होतं काही वेळा बघितलं होतं पाटलांच्या बरोबर सारवट गाडीत बसून पेट्याला जाताना येताना आलत्याच्या खिंडीत त्याची गाठाबेट होतच होती या पिर्याच्या नावावर किमान पाच सहा तरी खून होते आणि दहा बारा दरोड्यात याचं नाव ऐकू येत होतं आज पाच सहा वर्ष तरी फरारी होऊन डोंगरातनं हिंडत होता आणि खिंडीत गाडी आली म्हणजे रस्त्याला आडवं येऊन मुजरा गेल्याशिवाय तो कधी राहत नव्हता अनेक वेळा मुजरा करताना त्याला त्याने पाहिलं होतं घटका घटका पाटलाशी बोलणार त्यांचं बोलणंही त्यांनी ऐकलं होतं तोच पिर्या आपल्या हातातल्या भालाचं टोक त्यांच्या समोर धरून त्यांच्या पुढे उभा होता काय बोलावं आणि काय करावं हे आम्हाला कळेना झालं वादळी वाऱ्यात गदा गदा झाड हलावं तसे ते हलू लागले आणि न बोलता नुसते हात जोडून उभे राहिले त्यांच्या थरथरणाऱ्या हाताला गपकन धरून पिऱ्या जरा बाजूला झाला आणि त्याच्या कानाजवळ तोंड नेऊन सांगू लागला पंथ तुमच्याकडे एक कामगिरी आहे तोंड पसरून आबा पिर्याकडे बघत राहिले आणि आज्ञा करावी तसा पिर्या त्यांना म्हणाला हे बघा दाजीबा गायकवाडाच्या पोरालाच दत्तक घ्यायला पाहिजे सांगून ठेवतो हे बाईला सांगायची कामगिरी तुमची काय पंत मी सांगू तुम्हीच सांगाय पाहिजे नाही सांगितलं तर तुमच्या उरावर येऊन बसीन मी कळलं पिर्या तोंडाजवळ तोंड आणून बोलत होता आणि त्याच्या हातात सापडलेल्या आबांच्या हाताची बोटं कुस्करून गेली होती त्याच्या गलमिशांच्या कंगोऱ्याकडे बघत आबा नुसते उभे राहिले डाभणानं पोतं शिवल्यागत त्यांचं तोंडच उडेनाचं झालं आबांना आपली जीभ जड झाली आणि पंजाब धरला त्यांचा हात घट्ट आवळत पिर्या म्हणाला सांगाय पाहिजे तुम्ही सांगाय पाहिजे नाहीतर खेळ झाला म्हणून समजा सगळाच इस्कोट होतोय बघा आबा कसे कसे पुटपुटले सांगून बघतो ते असं बोलले आणि पिढ्या गुरकावला बघतो बिकतो ते काय भागायचं नाही गायकवाड घराण्यातला दत्तकाला पाहिजे आणि ही तुमच्या हातातली गोष्ट आहे भेदरल्यागत तोंडाकडे बघत आबा म्हणाले माझ्या होय तुमच्या पाटील आणि तुम्ही काय दोन नव्हता एका गांडीनं हागत होता जा तुम्ही तुम्हाला लई सांगायला पाहिजे असं नाही असं म्हणून पिरानं त्याचा हात सोडला आणि ते सगळं टोळकं अंधारात घडप झालं कोणत्या वाटेनं ते पसार झाले हे आबाना कळे ना थंडी ताप आल्यागत आबा थरथर त्या अंगानं उभं होते भानावर आल्यावर त्यांनी समोर पाहिलं गल्ली एखाद्या डोंगरातल्या भुयारासारखी त्यांना दिसू लागली त्यांचा होता नव्हता एवढा धीरच नाहीसा झाला होता जीवाचा धडा करून त्यांनी पाय उचलला आणि कसे बसे ते आपल्या घरात शिरले आबा घरात आले आणि खालवर घालून दातखीळ बसल्यागत गप्प पडून राहिले रात्रभर आबा विचार करीतच पडले होते अंगाला मुंग्या डसाव्यात अशी त्यांची अवस्था झाली होती पण कोडं काही उलगडत नव्हतं सकाळ झाली तसे ते उठले आपली रोजची देवपूजा ओरखली आणि नेहमीप्रमाणे चावडीवर जाण्याकरता जाण्याऐवजी त्यांचे पाय वाड्याकडे वळले पंत आल्याचा निरोप कळला आणि बाई विचारात पडल्या भल्या सकाळीच पंताने आज काय येणं केलं असावं मुद्दाम बोलावणं पाठवल्याशिवाय आबा वाड्यावर कधी जात नव्हते वाड्यावर जाणं त्यांच्या फार जीवावर पूर्वी असं कधी होत नव्हतं पण पाटील गेले आणि वाडा भकास झाला वाड्याकडे बघितले म्हणजे आबांना फार उदास वाटे दर्शनी दरवाजातून आत पाऊल टाकलं की त्यांचे डोळे भरून येत बैठकीची खोली ओस पडल्यासारखी दिसे ते ओळीने मांडून ठेवले तक्के डोळ्यापुढे येत ढेलजेवरली भली मोठी सिंहासनासारखी खुर्ची निर्जीव भाता भरल्या भरलेल्या वाघासारखी नुसती आवासून वासून बसून होती रोज दिवस मावळायला पाटील याच खुर्चीवर बसत आणि मुजरा घेत असत तिने संजेच्या वेळेला गुरुवाने इथं शिंग फुंकले की साऱ्या गावाला ऐकू जात असे पाटील गावात असल्याची ती खून होती आणि असं शिंग फुंकून संध्यांनी मुजरा केला की पाटील त्यांना रोजची खबरबात विचारित त्या खुर्चीकडे बघत पाणवल्या डोळ्यांनी आबाबाईंची वाट बघत बसून राहिले आत निरोप गेलाच होता विचार करतच बाई बाहेर आल्या दाराच्या चौकटीजवळ उभे राहून त्यांनी विचारणा केली का आज मुद्दाम येणं केलं बाईंचा आवाज कानावर आला आणि आबा भानावर आले ते बाईंच्या तोंडाकडे बघत राहिले आणि बाई त्यांच्या तोंडाकडे पाहत राहिल्या आबा फार थकल्यासारखे दिसत होते बुंद्याची मुळी दुखवल्यावर झाडाला कळा यावी तसा त्यांचा चेहरा दिसत होता तांबूस गव्हा रंगाचा माणूस करपल्यासारखा काळा पडत चालला होता बाईने आपली नजर बाजूला वळवली आणि आबाही मान खाली घालून भुईच्या सतरंजीकडे बघत राहिले काय सांगावं आणि कसं सांगावं याचा ते विचार करीत बसले होते घडलेलं सगळं त्या तसं सांगावं का आड पडद्यानं बोलावं याचं त्यांना कोडं पडलं होतं झाकून ठेवण्यातही अर्थ नव्हता आणि सगळं उघड बोलण्यातही धोका होता कारण आधीच धसका घेतलेल्या बाईंना हे सगळं सांगावं तर त्यांच्या पोटात भीती पडणार होती सांगावं का सांगू नये असा विचार करीत आबा बसून राहिले होते आणि बाईस त्यांना म्हणाल्या का कसलं कोळं पडलंय पंत आबा एकदम बोलून गेले गाव सगळं नासून गेलंय आरिष्ट कोसळलंय आबांच्या या उद्गाराने बाई गडबडल्या त्यांचा सगळा धीरच खचून गेला त्या उभ्या होत्या त्या खाली बसत हळू आवाजात म्हणाल्या तुम्ही असा धीर सोडल्यावर मग कसं व्हायचं झालंय तरी काय असं भुईवरची नजर वर करून आबा त्यांच्या तोंडाकडे पाहत राहिले झालंय तरी काय असं असं बाई विचारत होत्या काय एक झालंय म्हणून सांगावं गावाला सगळ्याची कीड लागल्या झाली होती दुबंगलेल्या गावात पार्ट्या पडत चालल्या होत्या बळी तो कानपिळी अशी अवस्था झाली होती डोंगरातले फरारी राजरोज गावात येऊन धमकी देऊ लागले होते जो तो आपलं पोरग दत्तक घ्यायला पाहिजे असं म्हणत होता यातलं काय काय सांगावं आणि काय काय सांगू नये याचा विचार करीत आबा तोंडाकडे पाहत राहिले आणि चिमणीसारखं झालेलं त्यांचं तोंड बघून जे जाणायचं ते बाई जाणल्या न बोलताच त्यांना कळून आलं आणि त्या खिन्न मनानं म्हणाल्या पंत जुनं दिवस गेलं एक उसासा सोडून आबा बोलले होय जुनं दिवस गेलं कसं दिवस आलं बघा हाताची बोट पसून आबा म्हणाले काळच फर फिरला मनू फिरला म्हणायचं आता कसं करायचं कसं करायचं असं म्हणून आबा विचार करत बसून राहिले हाताच्या बोटाने भुईवरच्या सतरंजीवर उभ्या आडव्या रेघोट्या ओढू लागले आणि बाईनीच विचारलं असं काय कोणची गोष्ट झाकून ठेवू नका बोला घडाघडा आबा घडाघडा काय बोलणार आणि काय सांगणार गोष्टी इतक्या सोप्या नव्हत्या नुसतं बोलून भागणार नव्हतं मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागणार होतं आणि आता कोणत्या वेळी काय समोर वाढून येईल हे सांगता येत नव्हतं कारण गावातल्या सगळ्या भांडणांचं कारण दत्तक हे होतं त्यावरूनच गावात तट पडले होते तंटे बखेडे सुरू झाले होते जो तो आपलं घोडं दाम पुढं दामटत होता आणि शिरजोर व्हायला बघत होता पण अमुक एकाला दत्तक घेऊन हा प्रश्न सुटणार नव्हता एकाला दत्तक घ्यावं तर दुसरा दुखावल्याशिवाय कसा राहील कुणीतरी एक जण पिसाळणार होतं आणि संकट काही टळणार नव्हतं एकाला संतुष्ट करावं तर दुसरा बिघडणार होता आणि मधल्याची कुचंबणार होणार होती बसल्या बसल्या आबांच्या डोक्यात हे सगळं घोळत होतं आणि तोंड वरवर करून ते म्हणाले मधल्यामध्ये आमचं पाप आलंय ते कसं असं का बोलता तुम्ही कुणालाही दत्त घेतला तर त्याचं खापर आमच्या माथी फुटणार म्हणजे गावात जगणं आम्हाला मुश्किल होणार आबांचं हे बोलणं ऐकून बाई काही बोलल्या नाहीत आपल्याच विचारा दंग झाल्यासारख्या त्या गप्पच बसून राहिल्या पंतांचं बोलणं काही खोटं नव्हतं मधल्यामध्ये त्यांचं पाप आलं होतं कारण त्यांच्या सल्ला मसलतीशिवाय आजवर कधी पान हल्लं नव्हतं कोणत्याही गोष्टीत पंतांचा विचार घेतल्याशिवाय या वाड्यात काहीही घडलं नव्हतं त्यांचा विचार आधी घ्यायचा आणि मगच पाऊल उचलायचं असा वाड्याचा रिवाज होता आजवर तो चालत आला होता बाईंना जुने दिवस आठवले आणि डोळ्यात पाणी आणून त्या म्हणाल्या आम्हाला या खाईत लुटून पाटील कसं मोकळं झालं बघा काय हाय चिंता ते गेले मोकळे झाले होय हे अशानं असं घडल असं त्यासनी तरी काय सपान पडलं होतं सगळं औचितच झाले की होय बाईने डोळ्याला पदर लावला आणि न बोलता त्या तशाच बसून राहिल्या आबाही भुईवरच्या सतरंजीकडे बघत राहिले बोलणंच अवघड होऊन बसलं आणि एकाएकी बाईने विचारलं मनातलं बोलू भावाच्या पोराला दत्त घ्यावं असा विचार आहे आबानी मानवर करून एक वार त्यांच्या तोंडाकडे बघितलं आणि पुन्हा नजर खाली करून ते गप्पच राहिले तशा बाई म्हणाल्या का तुम्हाला वावगं दिसतं मान हलवून आबा बोलले छे तसं नाही मग गप का बसला आबा तोंडाकडे बघत राहिले आणि बाईने त्यांना जुन्या गोष्टीची आठवण करून दिली पंथ कोणची बी एक गोष्ट करताना तुम्हाला विचारणच होत होती ना तुमचा कान हल्ला तर पुढच्या सगळ्या गोष्टी काय करावं सांगा बघू अबाणी मान हलवली आणि आपलं मन शुद्ध ठेवून ते म्हणाले तुमचा विचार वावगा नाही आपला माणूसच दत्तक घ्यायला पाहिजे त्यात काही बिघडणार नाही ना बाईंचा प्रश्न अवघड होता काही केलं तरी बिघडणारच होतं कारण वतनावर नजर ठेवून भाऊबंद टपून होते शंभर आखणी चिरेबंदी वाडा त्यांच्या डोळ्यापुढे दिसत होता काळी करंद मऊ लोण्यासारख्या मातीची दोन अडीचशे एकर जमीन होती एके एक डाग हत्तीच्या पायासारखा होता सगळ्या विहिरी बांधीव दगडाच्या होत्या आणि तळाला उभे झरे होते पाण्याला कधी तोटा नव्हता जमीन मुबलक होती हो तर ऊस पलावा हो तर पानमळा करा जे करावं ते साधत होतं आणि पेरावं ते उगवत होतं दगड पेरला तरी उगवून आला असता अशी सुपीक जमीन होती सगळ्या जमिनी पाटलाने घरात ठेवल्या होत्या राबणाऱ्या गड्यांचा कधी तोटा पडला नव्हता जनावरापासून अवताचा कधी खोळांबा झाला नव्हता पिकानं जाणारा कसं खतानं भरून येत होता तक खाऊन जमिनी रंगल्या होत्या टक लावून त्यांच्याकडे बघत राहावं असा एकेका जमिनीचा पोत उन्हाळ्यात नांगरट झाली आणि एक दोन कुळव फिरले म्हणजे बघणाऱ्याचे दुष्ट लागावे असं त्यांचा रूपी काळी माती चाळणीने चाळण्यासारखी दिसते आणि जमिनीला फुलुई हे सगळं आपल्या एकट्याच्या घशात पडावं असं कुणाच्या कुणाला वाटणार नाही दांडगी हाव सुटली होती आणि टाळकी ठिकाणावर नव्हती माणसं माणसं राहिली नव्हती त्यांच्या बोलण्याला धरबंध नव्हता जे तोंडाला येईल ते लोक बोलत होते आणि करू नये ते करत होते दुपळी पडलेल्या गावात एका अंगानं दाजेबा गायकवाड झाक घालत सुटला होता आणि दुसऱ्या अंगानं पवाराचा किरुणाना मिशीवर ताव देऊन बोलत होता गायकवाड हातात भाला घेऊन हिंडत होता तर किरुणाना खांद्याला बंदूक अडकवून फिरत होता त्यांचं हे हाडवैर नवं नव्हतं जुनंच होतं पण अंगार फुलल्यासारखा झाला होता राख झडली होती आणि इंगळ फुलत होता ठिणगी पडली होती भडका उडायला उशीर नव्हता एकदा पेट घेतला आणि आग लागली म्हणजे काय काय होणार होतं हे कळत नव्हतं सगळ्या गावाला झळ लागल्याशिवाय राहणार नव्हती ही आग विजवायला कोण होतं नाकात व्यसन घालणारे पाटील निघून गेले होते आणि नाकाची भोकही आता बुजली होती त्यांचा ठाव ठिकाणाही दिसत नव्हता सगळ्यांचीच कातडी निबर झाली होती सगळंच बिघडलं होतं आणि फार बिघडणार होतं बिघडणार नव्हतं कसं आबा धीर करून बाईंना म्हणाले कुणालाही दत्त घेतला तरी बिघडायचं काही राहणार नाही तेव्हा तुमच्या मनात असेल तेच करा ते झालं पण गावची चार माणसं तरी काय म्हणते आज ती काय एका तोंडानं बोलणार चार अशी बोलायची चार तशी बोलायची मान हलवत बाई म्हणाल्या होय ते बी खरंच असं आहे गुळ उघडा पडल्यावर माशा घोंगावायच्याच असं म्हणून सल्ला देत आबा म्हणाले यासाठी एक करायचं गावाला काबूत ठेवणारा कोणीतरी जबरदस्त माणूस बदली पाटील म्हणून नेमायचा लांडग्यांना भीती घालायला वाघ झाला पाहिजे आबांच्या बोलण्याला साथ देत बाई म्हणाल्या कसं बोलला तोच विचार मनात आणलाय चांगला धाक घालणारा माणूस पाहिजे गावावर दरारा ठेवणारा बाईने सांगितलं पंथ भावाचा आणि माझा ह्योच विचार झालाय चांगला एखादा बादली पाटील बदली पाटील नेमायचा आणि सगळं बस्तान बसुस्तवर आपण आपलं भावाकडं जाऊन राहायचं कसं आबानी मान डोलावली नाही तोंड वर करून ते नुसते बघत राहिले हा वाडा हे गाव सोडून बाई माहेरी निघून जाणार याचा अर्थ काय काय लावला जाईल कोण कसं बोलेल बाईनी भिवून गाव सोडलं असं जर गावाला वाटलं तर काय अनर्थ घडेल दिवसा उजडी या वाड्यात शिरायला लोक कमी करायचे नाहीत आणि मग दसऱ्याला सोनं द्यायला वाड्यात कोण जाणार कोणीही येऊन वाड्यात शिरू लागले आणि बसू लागले तर या वाड्याला कोणती कळा येईल वाडा उजाड झाला इथला माणसांचा वावर संपला म्हणजे सगळंच खुंटणार होतं जमीन जुमला तरी कसा साबूत राहणार कोण देखरेख ठेवणार असे एक सोडून दहा विचार त्यांच्या मनात आले हे सगळं बोलून तरी कसं दाखवायचं बाईनी आणि त्यांच्या भावानी एकमेकांच्या विचाराने जर हे ठरवलं होतं तर ते वावगं आहे असं एकदम कसं म्हणायचं बाईंचा विचार त्यांना पटला नव्हता थोडका विचार केल्यासारखं करून आबाने एवढंच विचारलं जे ठरवलंय ते विचारपूर्वक ठरवलंय ना होय सगळ्या गोष्टी दाखल करूनच ठरलंय की आबा न बोलता गप्पच राहिले आणि बाईच त्यांना म्हणाले आणि एक मनात आहे काय आता मन ही कशात लागत नाही काशी रामेश्वर असा देवदेव तरी करून यावं असं मनात आलंय काय वाईट नाही चांगलं वर्ष सहा महिने हिंडून यावा असा विचार केलाय